अध्याय दोनशे चोवीसावा कालाचे कारणत्व भीष्म म्हणाले हे भाषण ऐकून सर्प ज्याप्रमाणे फुत्कार टाकतो त्याप्रमाणे निश्वास सोडणाऱ्या बलीचे उत्कृष्ट भाषण श्रवण करण्यासाठी इंद्र हसत हसत पुनः त्याला असे बोला इंद्र म्हणाला बले पूर्वी आपल्या ज्ञातीसह हजारो वाहनातून सर्व लोकांना ताप देत तू जात होतास तेव्हा तुला आमची कल्पनाही नव्हती पण बले आता तुझ्या इष्टमत्रांनी तुझा त्याग केला आहे आणि तुला अशा प्रकारची ही अत्यंत दीनवाणी स्थिती प्राप्त झाली आहे हे पाहून तुला दुःख होत आहे किंवा नाही बले पूर्वी तुझ्या ताब्यात अनेक लोक होते आणि तू निस्सीम आनंद पावत होतास पण आज तुला ही निकृष्ट दशा प्राप्त झालेली आहे तेव्हा त्यामुळे तुला शोक होत आहे की नाही बली म्हणाला इंद्रा कालाच्या परिवर्तनाचा जो स्वभाव आहे त्यामुळे प्राप्त होणारी स्थिती कायमची नाही हे मी समजून आहे म्हणूनच इंद्रा मला दुःख वाटत नाही हे जे सर्व काही आहे ते सर्व विनाशी आहे हे देवाधिपते प्राण्यांचे जे हे देह आहेत ते सर्व नाश पावणारे आहेत म्हणूनच मला माझ्या या गर्धव देहासंबंधाने वाईट वाटत नाही शिवाय हे गर्धवत्व काही मला माझ्या अपराधामुळे प्राप्त झालेले नाही तर ते कालगतीनेच प्राप्त झालेले आहे इंद्रा जीवित आणि शरीर या दोहोची उत्पत्ती स्वभावत एकदमच होते त्यांची वृद्धी एकदमच होते आणि नाशही एकदमच होतो अर्थातच माझे हे शरीर आणि जीवित नष्ट होणारच आहे हे मी जाणून आहे म्हणूनच मला अशी स्थिती प्राप्त झाली असतानाही बिलकुल दुःख होत नाही कारण मला जर ज्ञान आहे तर मग दुःख कोठून होणार इंद्रा जलप्रवाहाचा शेवट जसा समुद्रात व्हावयाचा तसाच प्राण्यांचा शेवट मरणात व्हावयाचा हे ज्यांना बरोबर समजत नाही तेच मुहाने ग्रस्त होतात रजोगुण व अज्ञान यांचे केवळ आश्रयस्थान बनलेल्या ज्या लोकांना अशा प्रकारचे ज्ञान होत नाही ते संकटात पडून क्लेश भोगीत असतात आणि त्यांची बुद्धी नष्ट होते मनुष्याला ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे त्याच्या सर्व पातकांचा नाश होतो पापाचा नाश झाला म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो व तो सत्वनिष्ठ बनला म्हणजे उत्कृष्ट प्रकारे प्रसन्न स्थितीत असतो या सत्वगुणापासून जे लोक निवृत्त झालेले असतात त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो <clears throat> आणि ते कामक्रोधाधिकांच्या तावडीत सापडून दीन बनतात व क्लेश पावतात इंद्रा कार्यसिद्धी संकट जीवित मरण आणि सुखमय किंवा दुःखमय फल यापैकी मी कशाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छाही करीत नाही इंद्रा जो मनुष्य एखाद्याचा वध करीत असतो त्याचा वध कालाने केलेलाच असतो आणि तो ज्याचा वध करतो त्याचाही वध झालेलाच असतो सारांश एखाद्याचा वध करणे म्हणजे मृताला मारणेच होय हे वध करणारा व वध पावणारा या दोघांनाही कळत नाही वध अथवा जय करणारा अशी ज्या संबंधाने कल्पना आहे तो केवळ आत्म्याचा आभास होय कारण आत्मा हा करता नाही जो करता आहे तोच ही कर्मे करतो अर्थात बुद्धीकडूनच ही कर्मे घडतात लोकांचा नाश आणि उत्पत्ती ही तरी कोण करतो अर्थातच जे इतराकडून झाले आहे ते मनच ह्याचे उत्पादित करते पण मनाचाही करता निराळाच आहे त्याचा जो करता तोच पृथ्वी जल तेज वायू व आकाश या पंचमहाभूतांच्या उत्पत्तीचे स्थान आहे मग त्या संबंधाने शोक कशाचा इंद्रा पुरुष मोठा विद्वान असो अथवा कमी विद्वान असो बलवान असो अथवा दुर्बल असो सुंदर असो अथवा कुरूप असो भाग्यवान असो अथवा दुर्भाग्य संपन्न असो त्याला गंभीर असा काल आपल्या तेजाने आकर्षण करीत असतो माझे हे पूर्वीचे शरीर अशाच प्रकारे कालाच्या अधीन झालेले आहे याचे जर मला ज्ञान आहे तर मग दुःख कसले होणार अग्नी जो पदार्थाला दग्ध करीत असतो तो काररूपी परमेश्वराने पूर्वीच दग्ध केलेला असतो मनुष्य ज्याचा वध करतो त्याचा वध कालाने पूर्वीच केलेला असतो ज्या पदार्थांचा कोणी नाश करतो त्याचा नाश कालाकडून पूर्वीच झालेला असतो आणि मनुष्याला जेवढे काही मिळावयाचे असेल तेवढेच मिळते अधिक मिळत नाही हा कालरूपी समुद्र फार अफाट आहे यामध्ये एखादे बेट सुद्धा नाही याला जर अलीकडे स्थिर नाही तर परतीर तरी कोठून असणार पुण्य आणि पाप याहून अन्य असा जो कालरूपी विधाता त्याचा अंत मला विचार केला तरी समजत नाही इंद्रा माझ्या डोळ्यादेखत जर काराने प्राण्यांचा नाश केला नसता तर मग मी अविनाशी आहे इत्यादी कल्पना होऊन मला आनंद गर्व व क्रोध हे विकार झाले असते इंद्रा मी गर्धबाचे स्वरूप धारण केले आहे आणि निर्जन ग्रहामध्ये कोंडाभक्षण करीत राहिलो आहे अशा स्थितीत तू मजकडे येऊन माझी निंदा करीत आहेस मला जर माझ्या इच्छेने सर्व गोष्टी करता येत असत्या जर मी इच्छा मात्रे करून नाना प्रकारची भयंकर रूपे धारण केली असती आणि ती पाहून तू पळून गेला असतास इंद्रा उगीच पौरुषाची घमेंड मारू नको कारण काळ हा सर्व काही करीत असतो व सर्व काही देत असतो जगतात ज्या गोष्टी आहेत त्या सर्व काळानेच केलेल्या आहेत इंद्रा पूर्वी मी क्रुद्ध होताच सर्व जग अत्यंत कष्टी होत असे याबद्दल मला आता वाईट वाटत नाही कारण लोकांची भरभराट आणि नाश या गोष्टी कायमच्या आहेत हे मला माहीत आहे इंद्रा तू देखील ह्याचा विचार कर या संबंधाने मनाला आश्चर्य वाटू देऊ नकोस ऐश्वर आणि पराक्रम ही काही कोणाच्या हातातील नाही इंद्रा तुझ्या अंतकरणात पूर्वीप्रमाणेच अद्यापही अज्ञान वास्तव्य करीत आहे अद्यापही तू विचार कर आणि तत्वज्ञान संपादन कर इंद्रा तुला माहीतच आहे की देव मनुष्य पितर गंधर्व सर्प आणि राक्षस हे सर्व माझ्या ताब्यात होते मात्सर्य बुद्धीने मोहूत होऊन गेलेले लोक ही ज्या दिशेला विरोचन पुत्र बली वास्तव्य करतो त्या दिशेला देखील नमस्कार असो असे म्हणत आणि मला शरण येत पण आता माझे ते स्वरूप नष्ट झालेले आहे व मला दुर्गती प्राप्त झाली आहे तथापि इंद्रा त्याबद्दल मला वाईट वाटत नाही कारण मी स्वतंत्र नसून जगाचा शास्ता जो काल त्याच्या अधीन आहे असा माझा पक्का समज आहे एखादा मनुष्य मोठ्या कुलामध्ये उत्पन्न झालेला असतो सुंदर असतो पराक्रमशाली असतो तथापि तो आणि त्याचा परिवार यांना कष्टाने जीवित कंठावे लागते असे दिसून येते याचे कारण भवितव्यच तसे असते हे होय तसेच एखाद्या मनुष्याची उत्पत्ती वाईट कुलामध्ये झालेली असते आणि तो मूर्ख व दुराचारी असतो तथापि इंद्रा तो आपल्या परिवारासह सुखाने नांदत असतो असे पाहण्यात येते याचे कारण तशा प्रकारचे भवितव्यच होय एखादी स्त्री सुलक्षणा आणि सुंदर असते तथापि तिची अवस्था फार निकृष्ट असते आणि दुसरी एखादी कुलक्षणी व कुरूप असून संपन्न अशा स्थितीत असते याचे तरी कारण भवितव्य ते वाचून दुसरे काय इंद्रा तू अशा स्थितीत आहेस की हे काही तुझ्या कृत्यामुळे घडलेले नाही आणि मी अशा स्थितीत आहे हेही काही माझ्या कृत्यामुळे घडलेले नाही हे शतक्रतो मी केलेले कर्मच अशा प्रकारे परिणाम पावत आहे असे नाही भरभराट अथवा निकृष्ट स्थिती हे केवळ कालगतीने प्राप्त होणारी आहे इंद्रा तू देवांचा राजा आहेस श्रीमान आहेस कांतिमान आहेस ऐश्वर्यामुळे झळकत आहेस आणि माझ्यापुढे गर्दना करीत आहेस हे मी पाहत आहे यावेळी मला जर कालाने आक्रमण केलेले नसते तर मी माझ्या मुष्टीच्या प्रहाराने तुला तुझ्या वज्रासह खाली पाडले असते पण सांप्रतचा काल पराक्रमाचा नाही तर शांतीचा आहे काळ हाच सर्वांची स्थापना करीत असतो व काळच परिणाम घडवून आणीत असतो मी असाच गर्जना करीत होतो दुसऱ्यांना अतिशय ताप देत होतो व सर्व दैत्याधिपती माझे पूजन करीत होते असे असता जर मला असा काल आला आहे तर हा ज्याला येणार नाही असा कोण आहे हे देवाधिपते प्रभावशाली अशा सर्व महात्म्या द्वादशादित्यांचे तेज पूर्वी मी एकट्यानेच धारण केले होते मीच जल धारण करीत होतो वृष्टीही करीत होतो तसेच इंद्रा मी त्रैलोक्याला ताप देत होतो एकटाच झळकत होतो वाटेल त्याचे संरक्षण करीत होतो वाटेल त्याचा समूळ नाश करीत होतो वाटेल त्याचकडून द्रव्यादी ग्रहण करीत होतो वाटेल त्याला दान करीत होतो इंद्रियादिकांचेही संयमन करीत होतो आणि नियमांचेही आचरण करीत होतो कारण मी सामर्थ्य संपन्न असा लोकांचा अधिपती होतो पण हे अमर नाही का ते माझे सर्व प्रभुत्व प्रस्तुत नष्ट झालेले आहे सांप्रत कालचक्राने घेरून सोडल्यामुळे मला त्यापैकी कशाचाही भास होत नाही इंद्रा या गोष्टींचा करता काही मी नाही तूही नाहीस आणि असाच दुसराही कोणी नाही इंद्रा कालगती हीच स्वैरपणाने लोकांचे पालन आणि संहार करीत असते वेदवेत्ते लोक या कालासच ब्रह्म असे म्हणतात मास आणि अर्धमास हे याचे निवासस्थान असून दिवस आणि रात्र यांनी ते आच्छादित झालेले आहे वसंतादी ऋतू ही याची द्वारे असून वर्ष हे याचे मुख आहे काही लोक आपल्या बुद्धिबलानेही हे का सर्व कालब्रह्माचे स्वरूप उपासी आहे असे म्हणतात परंतु ब्रह्मोपासनेला विषयीभूत असे दोन पक्ष शिर मध्यदेश आणि पुच्छ या पाच अवयवाने युक्त असणारे अन्नमयादी पाच कोशच आहेत असे मला श्रुतीवरून कळून आलेले आहे ज्याप्रमाणे अफाट समुद्रातील पाणी खोल असून प्रवेश करण्याला कठीण असते त्याप्रमाणेच ब्रह्मही फार खोल इंद्रिय वाणी मन इत्यादी काहून पलीकडे आहे आणि म्हणूनच तेथे प्रवेश करणे कठीण आहे त्याला आदी अथवा अंत नाही त्यांची विनाशी आणि अविनाशी अशी दोन स्वरूपे आहेत ते जरी आपल्या स्वरूपाचे ज्ञापक नाही तरी बुद्धीमध्ये प्रतिबिंब रूपाने प्रविष्ट होऊन स्वस्वरूपाचे ज्ञापक बनते अर्थात बुद्धीमध्ये पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब जो जीव त्याचवरून आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान होते जे लोक तत्ववेत्ते आहेत ते त्याला अविनाशी असेच म्हणतात चित्त इंद्रिये वगैरे जी पंचमहाभूतांची कार्य आहेत त्यामुळे आत्म्याच्या स्वरूपाचा विपर्यास झालेला आहे पण तो खरा नसून केवळ अविद्येमुळे आत्म्याच्या ठिकाणी कल्पिलेला आहे कारण आत्म्याला हे स्वरूप प्राप्त होणे शक्य नाही ज्याच्या ठिकाणी लीन झाल्यानंतर पुनर्जन्म प्राप्त होत नाही तेच आत्म्याचे खरे स्वरूप होय आत्मा हाच सर्वांच्या लयाचे स्थान आहे त्याच्या ठिकाणी जर लीन व्हावयाचे नाही तर मग दुसरी कोठे कोठे लय पावणार प्राणी कोणीकडेही जाऊ लागला तरी त्याला आत्म्याचा विवेयोग होत नाही आणि तो स्थिरपणे एके ठिकाणीच राहिला तरी आत्मा त्याचा त्याग करीत नाही सारांश आत्मा सर्वव्यापक असल्यामुळे प्राणी कोणत्याही स्थितीत कोठेही असला तरी तो त्याच्या सन्निधत असतो तथापि सर्व इंद्रिये त्याला प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा व स्मृती या पाचही प्रकारांनी पाहू शकत नाहीत या आत्म्यालाच कोणी अग्नी म्हणतात कोणी प्रजापती असेही म्हणतात ऋतू मांस अर्धमांस दिवस क्षण पूर्वान्न अपरान्न मध्यान्न आणि मुहूर्त असेही काही लोक यालाच म्हणतात याप्रमाणे याची अनेकांनी अनेक स्वरूपे वर्णन केली असली तरी वस्तुत त्याचे स्वरूप एकच आहे इंद्रा तोच काल असे समज हे सर्व विश्व त्याच्याच अधीन आहे इंद्रा बल व पराक्रम यांनी युक्त असणारे तुझ्यासारखेच अनेक सहस्र इंद्र आजपर्यंत होऊन गेलेले आहेत सामर्थ्यामुळे धुंद होऊन गेलेला तू देवांचा अधिपती आहेस व तुझी शक्तीही मोठी आहे तथापि इंद्रा काळाचे सामर्थ्य फार मोठे आहे अर्थात वेळ आली म्हणजे तो तुझाही संहार करी तोच या सर्व विश्वाचा संहार करीत असतो तेव्हा इंद्रा मर्यादा सोडून वागू नको तू असो मी असो अथवा आमच्या पूर्वीचेही लोक असो त्यांना या कालाचे अतिक्रमण करता येणे शक्य नाही तुला ही अद्वितीय अशी राज्यलक्ष्मी प्राप्त झालेली आहे आणि ही आपल्याच ठिकाणी वास्तव्य करणार असा तुझा समज आहे पण तो खोटा आहे कारण इंद्रा लक्ष्मी ही कुठेही एका ठिकाणी स्थिरपणाने राहत नाही तुझ्यापेक्षाही अत्यंत उत्कृष्ट अशा हजारो इंद्रांच्या ठिकाणीही पूर्वी ही होती व माझ्या ठिकाणीही होती पण देवाधिपते त्या चपलतेने त्यांचा आणि माझाही त्याग करून तुझा अंगीकार केला आता तूही अशा प्रकारचा आहेस हे कळून आले म्हणजे ती लवकरच दुसरीकडे गमन करील तेव्हा इंद्रा शांत हो पुनरपी असे आचरण करू नको ओम तत्सत